संताजींचं सोन्यासारखं मन मेहनत ममत्व आणि गावाचं खरं हिरोपण प्रिय वाचक हो मनापासून तुमचं स्वागत आज मी तुम्हाला अशी एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगणार आहे जी प्रेम साधेपणा मेहनत आणि माणुसकीच्या सुवासाने भरलेली आहे ही कथा आहे संताजी नावाच्या एका साध्या पण सोन्यासारख्या माणसाची ज्याच्या मेहनती हातांतून अन्नाचा चविष्ठ तुकडा जन्म घेतो आणि ज्याच्या हसऱ्या स्वभावाने पूर्ण गाव उजळून निघतं दुष्काळाचा काळ लोकांची चिंता अचानक आलेला राजा आणि संताजींच्या कृतींनी बदललेलं सर्वांचं जीवन या सगळ्यातून उलगडते एक सुंदर शिकवण मेहनत व माणुसकीच माणसाला मोठं बनवतात या गोष्टीत पुढे काय घडतं संताजींच्या एका कृतीने गावचं भविष्य कसं बदलतं राजा त्यांच्याकडून काय शिकतो आणि गावकऱ्यांच्या मनात संताजींचं स्थान किती उंचावतं हे जाणून घेण्यासाठी तुमचं मन उत्सुक झालंच असेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया संताजी आणि गाव एका सुंदर गावात संताजी नावाचे एक खूप चांगले हसरे आणि साधे गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नी गौरी पण तितकीच गोड संताजी रोज शेतात काम करायचे घाम गळायचा पण ते म्हणायचे मेहनत केली की अन्न खूप चविष्ट लागते म्हणून गावात सगळे त्यांना खूप मानायचे लोकांच्या समस्या गावात कोणी झोपडी पाडली की संताजी कोणी भांडत असेल तर संताजी एखादा पोरगा गृहपाठ विसरला तरी संताजी माझा वही कुठे गेली म्हणजे तो गावाचा गुगल अंकल होता मोठा गोंधळ एके दिवशी गावात दुष्काळ पडला पाणी कमी शेतात काहीच उगवत नाही लोक दुःखी होऊन संताजींकडे आले काय करूया संताजी आमचं पोट कसं चालवू संताजी शांतपणे म्हणाले घाबरू नका मेहनत केली की काहीतरी नक्की मिळतं बच्चे म्हणाले हो रे बाबा आमचा टिफिन पण मेहनत करूनच बनतो राजा गावात येतो राजाला राज्यात एक प्रॉब्लेम होता त्याला एक चांगला अधिकारी हवा होता मग त्याच्या मंत्र्याने सुचवलं संताजी खूप शहाणे आहेत त्यांना भेटा राजा साध्या कपड्यांमध्ये गावात आला नाहीतर लोक म्हणाले असते अरे राजा आलाय फोटो काढा धमाल भेट राजा म्हणाला मला मदत करा मला चांगला अधिकारी हवा आहे संताजी म्हणाले ज्याला लोकांची काळजी असते तोच खरा अधिकारी गौरी काकूने चहा दिला राजा म्हणाला इतका छान चहा मी कधीच प्याला नाही गौरी हसली कारण हा चहा प्रेमाचा आहे सोन्याचा नाही गावात अचानक ते बोलत असतानाच एक शेतकरी धावत आला अरे संताजी माझे दोन बैल खड्ड्यात पडले बाळ म्हणाली अरे वा बैलांचंही हायड अँड सीक संताजी लगेच तिथे गेले लोकांना मदत करायला सांगितलं आणि सगळ्यांनी मिळून ते दोन्ही बैल बाहेर काढले राजा हे सगळं बघून थक्क झाला सोन्याची ऑफर राजा म्हणाला तुमच्या मदतीसाठी मी तुम्हाला सोनं देतो संताजी हसले सोनं खाल्लं की पोट भरत नाही रे महाराजा बाळं खिदळली हो ना सोन्याचा पोळी कोण खाणार संताजी पुढे म्हणाले जे मेहनतीने मिळतं तेच खरं सुख राजाचा मोठा निर्णय राजा इतका प्रभावित झाला की म्हणाला संताजी तुम्हीच आमचे मुख्य सल्लागार व्हा गावात सगळे नाचले बाळांनी फुगडे खेळले गौरी काकू म्हणाली आज जेवायला बेसन लाडू कथेचा मॉरल मेहनत केली की यश मिळतं इतरांना मदत करणारा माणूसच खरा हिरो असतो सोन्यापेक्षा माणसाचं चांगलं हृदय जास्त मौल्यवान असतं एफ टॉप पाच प्रश्नोत्तर एक या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश असा आहे की लोभ मनुष्याला अडचणीत टाकतो ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यांचा आदर करा आणि अनावश्यक लालच करू नका दोन छोटा प्रवासी लोभाच्या जंजाळात कसा अडकला छोटा प्रवासी आधी आनंदात प्रवास करत होता पण त्याने जास्त मिळवण्याचा लोभ केला आणि चुकीचे निर्णय घेतले त्यातून तो अडचणीत सापडला तीन या कथेतील सर्वात महत्वाचा वळण कोणता आहे कथेतील सर्वात महत्वाचा वळण म्हणजे लोभामुळे छोट्या प्रवाशाची शांतता हरवते आणि त्याला कळते की त्याच्या चुकीमुळे तो संकटात सापडला आहे चार या कथेतून मुलांनी काय शिकावे मुलांनी या कथेतून शिकावे की लोभ करू नये संयम बाळगावा आणि जे आहे त्यात समाधान मानावे पाच कथा भावनिक का वाटते कथा भावनिक वाटते कारण छोटा प्रवासी निर्दोष उत्साही आणि आनंदी असतो पण लोभामुळे त्याची अवस्था बदलते शेवटी मिळणारा धडा मनाला स्पर्शून जातो